रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे बेताबी किससे मुलाकात होनी है इसका कब से अरमा था शायद वही बात होनी है यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पैया आंसू की नदियां भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक है भैया यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही कितनी हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया नमस्कार मित्रांनो मी सीमा आज तुमच्याबरोबर आहे आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचा विषय आहे गुंताविना गुंफन नात्यांची यातील दुसरा भाग मित्रांनो पहिल्या भागामध्ये आपण ऐकलं की संबंधांना जुळवून ठेवण्यासाठी गुंतागुंती न होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे दुसऱ्यांवर हक्क गाजवणे हे सुद्धा संबंधामध्ये दुरावा करणारा हे एक अवगुण आहे दुसरी गोष्ट दुसऱ्यांच्या भावनांचा अनादर मित्रांनो आपल्या जवळच्या व्यक्तींच्या सोबत राहून जर आपण त्यांच्या भावनांचा अनादर केला तरीही आपण आपल्या संबंधामध्ये दुरावा आणू शकतो ते कशा प्रकारे आणू शकतो आणि कसे आपण एकमेकापासून दूर जातो हे आपण कालच्या भागामध्ये ऐकले आज आपण ऐकणार आहोत हेवा आणि जळफळाट मित्रांनो संबंधाला दूर नेणारा हा एक मोठा शत्रू आपल्यामध्ये आहे आणि तो म्हणजे हेवा आणि जळफळाट समजा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की स्नेही जणांबद्दल तुम्हाला ईर्षा वाटते का तर तुम्ही सरळ म्हणाल की असे शक्य नाही त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे मला कशाला ईर्ष्या होईल पण मित्रांनो प्रत्यक्षात मात्र ईर्षा वाटत असते अनेकदा आपल्याला स्वतःच्याच जवळच्या व्यक्तींविषयी हेवा वाटतो त्याच्या यशाबद्दल वाटत असलेला आपला सूक्ष्म जळफळाट आपण दाबून टाकत असतो आणि गोंडसपणे वरून म्हणू लागतो की आपल्या मित्राला जसे यश मिळाले ना तसे यश आपशालाही आपल्यालाही मिळायला हवे असे वाटते दुसऱ्याला जे मिळते तसे आपल्यालाही मिळायला हवे असे वाटणे अगदीच गैर नसले तरीही त्यासाठी आपणही तेवढी मेहनत घेतो का त्याच्या एवढी गुणवत्ता आपल्यात आहे का त्यापेक्षा वेगळेच गुण आपल्यात आहेत आपण मिळू शकतो का त्यासारखे यश अशी मेहनत आपण घेतो का हे सारे प्रश्न तुम्ही स्वतः स्वतःला विचारा आपण फक्त जळफळाट करतो आणि चिडत राहतो आणि विनोदा विनोदामध्ये म्हणायला लागतो त्याला कमी लेखायला लागतो त्याचा अवसान घात करतो आणि मग मैत्रीला सहज तडे जातात आणि ते म्हणजे जळफळाटच्या प्रक्रियेमुळेच मित्रांनो हे पण हा आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे जो आपल्यात नसला पाहिजे तर आपण संबंधामध्ये जुळवी करू शकतो आणि दुसरी गोष्ट कुणाशी अकारण स्पर्धा मित्रांनो कोणासोबत बरोबरी करावीशी वाटू लागली की आपण स्पर्धा आपोआपच करतो मग आपल्याला जवळच्या एखाद्या व्यक्तीशी अकारण स्पर्धा सुरू करायला इच्छा होते त्याला जे मिळाले ते आपल्यालाही मिळावं ज्यासाठी धावत राहायचे किंवा त्यांना ते मिळू नये असाही प्रयत्न काहीजणं करतात आणि त्यातच आनंद मानतात याला म्हणतात दुर्योधनाची वृत्ती त्यात आपल्याला नक्की काय हवंय याचाही विसर आपल्याला पडू लागतो प्रेरणा घेऊन केलेली स्पर्धा निकोप असेल तर ठीक आहे परंतु अनेकदा ईर्षावश नकारात्मक वृत्तीमुळे वृत्ती असल्यामुळे जवळच्या नात्यामध्ये स्नेहाचा ओलावा संपतो आणि उरतात मग फक्त दोन स्पर्धक चेहऱ्यावर यथार्थ प्रयत्नशीलता सुसहाय्य मुखवटा चढवून एकाच दिशेने धावणारे चिडणारे हरणारे आयुष्याच्या वाटचालीत सहकारी स्पर्धक आणि सोबती खूप मिळतात पण आपुलकीची नाती मात्र या शर्यतीमध्ये हरवली जाऊ शकतात म्हणून मित्रांनो अशा परिस्थितीत बाकीच्या गोष्टी सोडता याव्यात पण स्नेह जपताही आला पाहिजे प्रगतीसाठी स्पर्धा करायची झाली तर ती स्वतःशी करा त्यातून खूप काही मिळून जाते आणि त्या साफल्याबाबत इतरांकडून प्रशंसा व खुशामतीची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या तोंडाने आपल्या यशाची इतरांशी तुलनात्मकरित्या वर्णन न करता ते साफल्य परमात्म्याला अर्पण करून आपल्या आपण त्यापासून मोकळे होण्याचा आनंद काही वेगळाच असतो म्हणून मित्रांनो तो आपल्याला निर्विघ्न ठेवू शकतो म्हणून कुठल्याही व्यक्तीसोबत स्पर्धा न करता स्वतःसोबत स्पर्धा करा आणि त्यात मिळालेले यश हे परमात्म्याला अर्पण करा कारण ते यश आपल्याला परमात्माने दिलेले असते तर त्यामध्ये निर्विघ्नता आहे चौथी गोष्ट मित्रांनो अधिकारशाही संबंधामध्ये आपण काय काय करत असतो कोणत्याही नात्यात हक्क आला की अधिकारशाही येते अनेकदा ज्याला आपण प्रेम समजतो खरं तर ती अधिकारशाहीच असते एक जण दुसऱ्याचे दमन करीत असतो त्याला आपण निर्णय सांगतो आदेश देतो म्हणायला नाते पण त्यात एकाची दुसऱ्यावर हुकुमशाही चालत असते त्यात दुसऱ्याला मत नसते मनासारखे वागण्याचे विचार करण्याचे जणू स्वातंत्र्यच नसते आपल्या स्नेहीच्या मनासारखे केले नाही तर आपल्या नात्यावर परिणाम होईल या भीतीपोटी दुसरा मात्र सतत दडपणाखाली जगत असतो आणि नेहमी लाचार अवस्थेत जगत असताना आपण पाहत असतो म्हणून अधूनमधून हेही तपासून पाहिले पाहिजे की एखाद्यावर स्नेहाचा अधिकार गाजवता गाजवता त्याच्या जगण्यावरही आपण अधिकार गाजवायला लागलो की काय असे तर होत नाही माझ्याकडून कधी कधी तर उद्ध्वस्त नाते पुन्हा जोडणे प्रयासाचे ठरते म्हणून ईश्वरीय ज्ञान सांगते की आपल्याला जे हवे ते प्रथम दुसऱ्याला द्यायची तुम्ही वृत्ती जागृत करा कारण तुम्हाला जी अपेक्षित आहे ते तुम्ही दुसऱ्याला जेव्हा द्याल तेव्हाच ते तुम्हाला मिळेल दुसऱ्यांच्याही अस्तित्वाचा आदर करा सन्मान द्या आणि सन्मान घ्या म्हणून मित्रांनो याही गोष्टीची आवश्यकता आपल्या जीवनामध्ये आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे पैशांचा व्यवहार बऱ्याचदा नाते संबंध आले की व्यवहार येतो आणि सगळ्यात मोठा शत्रू आपल्या नातेसंबंधामध्ये बनतो ते व्यवहार पैशाचा मित्रांचो जवळच्या नात्यांमध्ये आपण अनेकदा उसने पैसे मागतो व काही व्यवहार करतो काही अडचण आली की आपण हक्काने त्यांच्याकडे जातो आणि त्यांनी ते द्यायलाच हवे मदत करायलाच हवी असा जणू आपला हट्टच असतो त्यांना आपण जणू ए टी एम कार्ड समजतो यालासुद्धा काही मर्यादा असतात नंतर हा व्यवहार अशा टप्प्यावर येऊन पोहोचतो की पैशावरून वाद सुरू होऊ शकतात त्यामुळे शक्यतो पैसा हा विषय नाते संपवून टाकणारा किंवा विषय संबंध हा विषय असा आहे की संबंधाला दूर करणारा आहे म्हणून पैसा दूर ठेवा तर संबंध हा जुळू शकता कारण नात्यांमध्ये तो विघ्न बनण्यासाठी मोठी भूमिका बजावताना जगात आपण पाहत आहोत अर्थात याला अपवाद असू शकतो काही व्यक्ती व्यवहारात दिलासा या काही व्यक्ती व्यवहारात दिलेला शब्द कसाही पाळून आपली नाती निर्विघ्न ठेवतातही गोळाबेरीज केली असता जास्त काय महत्त्वाचे आहे यावर विचार करायला हरकत नाही परंतु मित्रांनो एक परमात्म्याशी सर्व नाते संबंध जोडले आणि त्यामुळे आतापर्यंतचा दैहिक नात्यांचा जो गुंता आहे तो जर गुंता संपवायचा असेल हे गुंत संबंधाचं जाळं जर संपवायचं असेल ते पूर्णपणे ते जाळ्यापासून आपल्याला सुटायचं असेल तर आपण सर्व संबंध एक परमात्म्यासोबत जोडून आपसामध्ये आपण सर्वजण एका कुटुंबातले आहोत या उदांत भावनेतूनच कुठल्याही प्रकारचा गुंता नसलेलं नातं तयार होऊ शकतं आत्मिक पवित्र नात्यांची गुंफण तयार होऊ शकते विश्वबंधुत्व भावना निर्माण होऊ शकते आणि या भावनेची गंगोत्री हृदयातून प्रगट होऊ शकते अवघे विश्वची माझे घर किंबहुणा चराचर ही भावना आपल्या मनात निर्माण होऊ शकते आणि दैहिक दृष्टींचे आत्मिक दृष्टीत परिवर्तन होऊन संपूर्ण सृष्टी जणू काय बदलून जाते आणि यालाच म्हणतात गुंताविना गुंफन नात्यांची तर मित्रांनो या नात्यांना गुंफून ठेवण्यासाठी आणि गुंताही न होऊ देण्यासाठी आपल्याला गरज आहे आत्मिक नात्याला ओळखण्याची आत्मिक नात्यांमध्ये जर आपण राहिलो एकमेकांच्या गोष्टींना आपण समजून जर घेतलो तर खरोखरच हा जो गुंता आहे हा सुटून आपण एक वेगळ्या नात्यामध्ये जुटून एक आनंदाचा अनुभव संबंधामध्ये घेऊ शकतो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे दिल को है क्यों ये बेताबी किससे मुलाकात होनी है जिसका कब से अरमा था शायद वही बात होनी है यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पैया आंसू की नदियां भी हैं खुशियों की बगियां भी हैं रास्ता सब तेरा तक है भैया यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही कितनी हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया